हाय तुमचा हो पाहुणे इचार काय हाय तुमचा इचार काय हाय तुमचा हो पाहुणे इचार काय हाय तुमचा डोळ रुखो असं काय बघता हो पाहुणे

होता डोळे रोखून नसे काही बघता हो पाहुणे चार काय हाय तुमचा पाहुणे इचार काय हाय तुमचा इचार काय हाय तुमचा हो पाहुणे इचार